माझ्या बर्फ्या तू वडर माझ्या पेढ्या तू चल र माझ्या पेढ्या तू चल र माझ्या बर्फ्या तू र माझ्या पेढ्या तू चल र माझ्या पेढ्या तू चल रे

कर्दळीच हात पाणी पाज त्यात पीक हस त्यात तुला हळदीच अंग पेवड्याचा रंग जीव झाला धुंद माझ्या फुला आहा माझ्या सोन्या तू येर अर माझ्या तान्या तू येर तू होऊन वडर वाघ होऊन वडर वाघ होऊन वडर हा हा हा हा हा माझ्या बर्फ्या तू वडर माझ्या पेढ्या तू चल रे माझ्या पेढ्या तू चल रे बढिया बढिया अहो सख्या बेतान जरा अहो सख्या बेतान जरा वडा कासरा पाणी ऐकना ऐकना झार वाफा भरून बोध फुटून वाफा भरून बोध फुटून पुढच्या पाटाला वाहून गेल हे माझ्या बंड्या तू वडर अरे माझ्या पांड्या तू वडर माझ्या भरत्या तू वडर माझ्या पेढ्या तू र माझ्या पेढ्या तू र